स्कंद नववा अध्याय विसावा देवांशी युद्ध श्री नारायण मुनी म्हणाले हे नारदा दानवांचा संहार करण्यासाठी शंकराला प्रवृत्त केल्यावर सर्व देव आपापल्या स्थानी गेले चंद्रभागेच्या तीरावर सुंदर वटवृक्षाखाली महादेव देवांच्या विस्तारासाठी बसले आपला आवडता गंधर्व चित्ररथ यास त्यांनी शंखचूडाकडे पाठवले तो दूत सत्वर शंखचूडाच्या नगरास गेला ते नगर कुबेर आणि महेंद्र यांच्या स्थानाहूनही उत्तम होते तसेच ते पाच योजने विस्तीर्ण आणि तितकेच लांबरुंद होते स्फटिक मण्याने ते परिवेष्टित होते त्यात सुंदर याने होती सभोवती दुर्गम खंदक होते तप्त अग्निप्रमाणे तेथे कोट्यावधी नक्षत्रे होती त्यात विस्तीर्ण चौक होते ते नाना वस्तूंनी विराजित होते वैश्यांचे पुष्कळ वाडे तेथे होते सुशोभित असे कोट्यावधी आश्रम त्यात होते शंकराच्या दूताने शंखचूडाचे उत्कृष्ट गृह अवलोकन केले ते अत्युत्कृष्ट मण्याने सुशोभित केले होते त्याला बारा द्वारे होती रत्नांच्या पायऱ्या होत्या सुवर्णाचे रत्नजडीत खांब होते पुष्पदंताचे मुख्य द्वार होते द्वारपाळाच्या हातात शूल होता तो पिंगट नेत्रांचा तामवर्णाचा द्वारपाळ स्मितयुक्त चेहऱ्याने उभा होता गंधर्व त्या द्वारपाळाला सर्व वृत्तांत सांगून आत गेले तेव्हा दूताला कुणीही अडवित नाही असे त्यांना समजले आतल्या द्वारपाळाकडून त्याने शंखचूडास निरोप पाठवला त्याचे उत्तर आल्यावर शिवदूत राजसभेत गेला तेथे रत्नमय अशा सुवर्णासनावर शंखचूड बसला होता रत्नमाला आणि पुष्पे त्याने परिधान केली होती सुवर्णाचे मनोहर छत्र सेवकाने राजाच्या मस्तकावर धरले होते बलाढ्य तीन कोटी दानव त्याच्या समोर बसले होते सशस्त्र शंभर कोटी सभोवार फिरत होते त्याला पाहून पुष्पदंत गंधर्व स्थिमित झाला शंकराचा निरोप त्याने राजाला कथन केला पुष्पदंत म्हणाला हे प्रभो राजेश्वरा देवांचे राज्य आणि अधिकार त्यांना परत दे कारण सर्व देव त्या श्रीहरीला शरण गेले आहेत श्रीहरीने शूल देऊन शंकराला पाठवले आहे तो त्रिनेत्र पुष्पभद्रा नावाच्या नदीच्या तीरावर एका वटवृक्षाखाली येऊन थांबला आहे म्हणून तू देवांचा अधिकार आणि प्रदेश परत देऊन टाक अथवा युद्धास तयार हो हे ऐकून शंखचूडाने हास्य केले तो म्हणाला हे दूता तू जा मी सकाळी तिकडे येईन पुष्पनंताने त्याचा प्रतिनिरोप शंकरास निवेदन केला त्यावेळी वीरभद्र नंद सुभद्र विशालाक्ष बाण पिंगलाक्ष निकंदन विरूप विकृती मणिभद्र बाष्कल कपिल दीर्घद्रष्ट्र विकट ताम्रलोचन कालकंठ बलिभद्र कालजिव्ह कालकंठ बलिभद्र कालजिव्ह कुटीचर बलोन्मत्त रणश्लाघी दुर्जय दुर्गम आठ वैरव रुद्र आठ वसु इंद्र बारा आदित्य अग्नी चंद्र विश्वधर्मा अश्विनी कुमार कुबेर यम जयंत नल वायू वरुण बुध मंगळ धर्म ईशान कामदेव हे सर्वजण स्कंदाबरोबर तेथे आले उग्रद्रष्टा उग्रचंडा कोटरा कैटभी अष्टभुजा आणि महाभयंकर अशी भद्रकाली देवी तेथे स्वतः आली ती उत्तम विमानातून आली होती तिने रक्तवस्त्रे परिधान केली होती ती लाल पुष्पे आली होती तिने चंदन चर्चिले होते नृत्य गायन आणि हास्य करणारी अशी देवी सर्व भक्तांना अभय देणारी आहे पण ती शत्रूंना भीती उत्पन्न करते तिचा देह अनेक योजने दीर्घ होता तिची जिव्हा विकराळ होती शंख चक्र गदा पद्म खडग चर्म धनुष्य बाण त्रिशूल भयंकर वर्तुलाकार खापर प्रचंड शक्ती मुदगर मुसल वज्र खेर उज्वल फलक ढाल वैष्णवास्त्र वरुणास्त्र अग्न्यस्त्र नागपाश नारायणास्त्र वगैरे आयुधे तिच्याजवळ होतीच तिच्याबरोबर तीन कोटी योगिनी आणि तीन कोटी विक्राल डाकिनी होत्या तिने इतरही शंभर दिव्यास्त्रे आणली होती गंधर्वास्त्र ब्रह्मास्त्र गरुडास्त्र पर्जन्यास्त्र पाशुपतास्त्र जृंभतनास्त्र पर्वतास्त्र माहेश्वरास्त्र वायव्यास्त्र दंड आणि संमोहनास्त्र असे सर्वोत्तम असे अव्यर्थ नावाचे अस्त्रही तिने धारण केले होते भूते प्रेते पिशाचे कुष्मांड ब्रह्मराक्षस वेताळ राक्षस यक्ष किन्नर इत्यादींना स्कंदाने तेथे आणले आणि प्रणाम करून तो शिवाजवळ उभा राहिला इकडे दूताला परत पाठवल्यावर शंखचूडाने तुलसीला सर्व वृत्तांत सांगितला रणाची वार्ता ऐकून तिचा कंठ ओठ तालू शुष्क झाली ती दुःखी झाली मधुर अंतकरणाने ती म्हणाली हे प्राणबंधो हे नाथ एक क्षणभर आपण माझ्या हृदयी राहा हे मतप्राण आधारभूत ठेवा एक क्षण माझ्या जीविताचे रक्षण करा हा जन्म प्राप्त झाला आहे तेव्हा सर्व मनोरथ पूर्ण करून घे माझे प्राण कासावीस होऊ लागले आहेत मी आज पहाटे दुःस्वप्न पाहिले तिचे बोलणे ऐकून तो महाबुद्धी राजेश्वर हितावह असे धीरोदत्त शब्द बोलला तो म्हणाला कर्म भोग शुभ हर्ष सुख दुःख भय शोक मंगल वगैरे कालाने अगोदरच योजून ठेवले आहेत कालामुळेच बियांचे वृक्ष होतात आणि फले फुले यांनी ते पूर्ण होतात हे सुंदरी कालामुळेच त्रष्टा जगात निर्माण करतो कालामुळेच पालन आणि लय होत असतो म्हणून काल हाच सर्वांचे कारण आहे म्हणून तू संहार करणाऱ्या शंकराला शरण जा खरोखर या जगात कोण कोणाचा बंधू तू सर्व बंधूंची भक्ती कर केवळ विधीमुळे तुझा माझा संबंध आला अज्ञानी पुरुष दुःखाचे वेळी भयभीत होतो पण पूर्ण ज्ञान झालेला भीत नाही तू अखेरीस त्या सर्वेश्वर नारायणाची पत्नी होशील कारण तू हरीसाठी तप केलेस तुझे मनोरथ पूर्ण होतील राधेच्या शापामुळे आपण या ठिकाणी आलो असं सांगून त्यांनी त्या दिवशीची रात्र शृंगारपूर्वक भोग भोगण्यात व्यथित केली शेवटी शृंगाराच्या अतिरेकाने ती दोघेही मूर्छित पडली दोघांची शरीरे एकरूप झाली होती दोघेही सुखाने आळसावले होते दोघांनाही एकमेक प्राणाहून प्रिय होते उत्तम भोग भोगल्याने शेवटी त्यांची हालचाल बंद झाली ती दोघेही निश्चष्ट पडली बऱ्याच वेळाने ते शुद्धीवर आले एकमेकांशी प्रेमाचा संवाद करू लागले पुन्हा ते क्रीडायुक्त झाले सुरताविषयी त्यांची तृप्ती झाली नाही दोघेही या विषयात निपुण होते म्हणून दोघेही विजयी झाले अध्याय विसावा समाप्त